समुद्र सत्य आणि नव्या मैत्रीचा हृदयस्पर्शी प्रवास प्रिय वाचक हो प्रेमाने तुमचं स्वागत आहे या सुंदर क्षणी मी तुमचा हात हळूच धरत तुम्हाला एका भावनांनी भरलेल्या प्रवासावर घेऊन जाणार आहे एका माकडाची एका डॉल्फिनची आणि सत्याच्या शोधाची ही अनोखी गोष्ट ही कथा समुद्राच्या रौद्र रूपातून जन्मलेल्या भीतीची आहे एकटेपणामुळे केलेल्या चुका दाखवते आणि एका अनोळखी प्राण्याने दिलेल्या निस्वार्थ मैत्रीचा दिव्य अनुभव सांगते इथे धैर्य आहे असुरक्षितता आहे खोट्या अभिमानाची जखम आहे आणि शेवटी सत्याने दिलेली मुक्तताही वाचक हो पुढे जे काही येणार आहे ते फक्त गोष्ट नाही हा एक भावनिक अनुभव आहे जो तुमच्या मनाच्या खोलपर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला स्वतःकडे नव्या नजरेने पाहायला शिकवेल चला तर मग गोष्टी डॉट आय एनची लिंक सोबत या हृदयस्पर्शी प्रवासाची सुरुवात करूया समुद्राची शांत सुरुवात समुद्रावरचा तो दिवस शांत होता निळ्या आकाशात सूर्य चमकत होता आणि जहाजाच्या लाकडी फळ्यांवर पसरत असलेले सुवर्ण किरण प्रत्येक नजरेला चकित करत होते काही खलाशी आनंदाने काम करत होते तर काहीजण गाणी गुणगुणत आकाशाशी संवाद साधत होते त्या जहाजावर एक छोटं माकडही होतं एकदम चुळबुळ करणारे निरागस डोळे असलेलं माणसांवर मनापासून प्रेम करणारे त्याचा मालक रमेश नावाचा खलाशी त्याला म्हणायचा तू माझा साथीदार आहेस हा प्रवास लांब असेल पण आपण दोघं एकत्र आहोत माकड त्याच्या खांद्यावर बसून ऊन खात असे आणि समुद्राचे लाटा पाहताना त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता उमटत असे जीवन उलथवून टाकणारे क्षण परंतु निसर्ग कायम मित्र नसतो तीन दिवसांच्या प्रवासानंतर आकाश अचानक काळवंडलं पहिल्यांदा मंद वारा वाहू लागला नंतर त्या वाऱ्याने रौद्ररूप घेतलं पावसाची धार सुरीसारखी जहाजावर आपटू लागली आणि काही मिनिटांतच एक भयानक वादळ उठलं लाटांमध्ये कोणतीही दया नव्हती खलाशी किंचाळत होते सावध दोर पकडा जहाज वाचवा माकड घाबरून रमेशच्या पायाला घट्ट धरून बसलं पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं एक प्रचंड लाट जहाजावर आपटली आणि सगळं काळं झालं जीवनासाठीची झुंज माकड पाण्यात फेकलं गेलं त्याने वर येण्यासाठी प्रयत्न केला पण लाटांनी त्याला परत खोलवर ढकललं त्याला वाटलं बस माझा शेवट आज इथेच आहे त्याचे छोटे हात थरथरत होते श्वास तुटत होता भीती हृदयाला पिळवत होती पण अचानक समुद्राच्या आतून एक विशाल सावलीजवळ आली लाटा एक क्षण स्थिर झाल्या एक सौम्य पण सामर्थ्यवान आवाज ऐकू आला घाबरू नकोस मी तुला वाचवायला आलो आहे तो डॉल्फिन होता दोन अनोळखी प्राण्यांमधली मैत्री डॉल्फिनने आपल्या पाठीवर माकडाला हलकेच टेकवले समुद्र अजूनही उग्र होता पण डॉल्फिनच्या हालचाली शांत आश्वासक माकडाने थरथर त्या आवाजात विचारले तू तू मला का वाचवलंस डॉल्फिन हसत म्हणाली समुद्र कठोर असतो पण आपण प्राणी एकमेकांचे असतो तू एकटा बुडू देणार नाही त्या क्षणी माकडाने पहिल्यांदाच एखाद्या अनोळखी प्राण्याच्या सहृदयतेचा स्पर्श अनुभवला आशेचा आणि भीतीचा संगम तासभराच्या संघर्षानंतर डॉल्फिन माकडाला एका बेटावर घेऊन आली हे बेट सुंदर होतं स्वच्छ वाळू घनदाट झाडं दूरवर पक्ष्यांचा किलबिलाट पण तरीही आतून माकडाला एकटेपणाची भीती वाटत होती डॉल्फिनने विचारलं तुला हे ठिकाण ओळखीचं वाटतं का माकड अजूनही खूप घाबरलेले स्वतःला धीर देण्यासाठी म्हणाले हो हो वाटतं इथे माझा मित्र राजा राहतो मी तर या बेटाचा राजपुत्र आहे ही भीतीने जन्मलेली खोटी शेखी होती डॉल्फिन शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणाली असं का बोलतोयस कोणतीही मदत मिळवण्यासाठी तुला स्वतःला कोणीतरी दुसरं दाखवावं लागतंय का माकडाच्या डोळ्यात पाणी आलं त्याने मान खाली घातली त्याला जाणवलं की तो खोटं बोलतोय कारण तो एकटा घाबरलेला आणि हरवलेला होता जेव्हा मन उघड होतं डॉल्फिन जवळ आली आणि म्हणाली हे बेट निर्जन आहे लहान मित्रा इथे राजा नाही राणी नाही फक्त तू आहेस आणि हा सुंदर निसर्ग आहे माकड रडू लागला मला माफ कर मी खूप घाबरलो होतो मला वाटलं तू मला सोडून जाशील डॉल्फिनने त्याला प्रेमाने स्पर्श केला मी तुला तुझ्या खोट्यामुळे नाही तर तुझ्या एकटेपणामुळे समजते परंतु लक्षात ठेव खोटं बोलून मिळालेली साथ कधीच खरी नसते सत्य नेहमीच उभं राहतं स्वतःला ओळखण्याचा प्रवास डॉल्फिनने त्याला काही दिवसांसाठी बेटावर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन दिले तो रोज माकडाला भेटायला येई ते कधी समुद्र पाहायचे कधी लाटांसोबत खेळायचे कधी फक्त शांत बसून सूर्यास्त अनुभवायचे हळूहळू माकडाने हे बेट आपलं घर असल्यासारखं स्वीकारलं त्याला जाणवलं एकटा असणं म्हणजे हरवणं नाही आणि सत्य म्हणजे ओझं नाही तर प्रकाश आहे मनाला स्पर्श करणारा संदेश खोटं बोलून मिळणारी सुरक्षा तात्पुरती असते पण सत्य स्वीकारलं की आत्मविश्वास समाधान आणि खरी साथ मिळते जीवनात खोट्याने नव्हे तर सत्यानेच नवं जग निर्माण होतं प्रिय वाचक हो तुमच्याशी मनापासून बोलावंसं वाटतंय कारण ही कथा फक्त माकड आणि डॉल्फिनची नाही तर आपल्यासारख्या प्रत्येकाच्या मनात दररोज चालणाऱ्या भावनांची आहे आपणही कधी भीतीमुळे एकटेपणामुळे किंवा स्वतःला कमी समजल्यामुळे काहीतरी लपवतो खोटं बोलतो पण ह्या गोष्टीने आपल्याला अलगद आठवण करून दिली की सत्य स्वीकारलं की मन हलकं होतं आणि नाती अधिक सुंदर होत जातात कधी कधी आपण कोण आहोत हे जगाला दाखवण्यासाठी नाही तर स्वतःलाच आठवण्यासाठी सत्याची गरज असते म्हणूनच या क्षणी तुम्ही स्वतःकडे एकदा प्रेमाने पहा कदाचित कुठेतरी एखादं सत्य तुम्हाला मुक्त करायला वाट पाहत असेल तुमच्या मनात या गोष्टीने कोणती भावना हल्ली तुमचा अनुभव शेअर करा मला वाचायला आणि जाणून घ्यायला आनंद होईल आपलं काळजी घ्या लवकरच नव्या पोस्टमध्ये पुन्हा भेटू कथेबाबत वाचकांच्या मनातील महत्त्वाचे प्रश्न माकडाने खोटं का बोललं माकडाने खोटं बोलण्यामागचं कारण भीती आणि एकटेपणाची असुरक्षितता होतं त्याला वाटलं की जर त्याने स्वतःला श्रेष्ठ दाखवलं तर डॉल्फिन त्याला सोडून जाणार नाही ही भावना अनेकांना आयुष्यात कधी ना कधी जाणवते दोन डॉल्फिनने माकडाला का वाचवलं डॉल्फिनने माकडाला वाचवलं कारण सहानुभूती आणि निस्वार्थ मैत्री तिच्या स्वभावाचा भाग होता समुद्र कठोर असला तरी सजीवांच्या जगात करुणा नेहमीच जिंकते तीन बेटावर डॉल्फिनने सत्य का सांगितलं डॉल्फिनला जाणवलं की माकड भीतीपोटी खोटं बोलत आहे म्हणूनच तिने शांतपणे सांगितलं की बेट निर्जन आहे आणि सत्य बोलणं अधिक महत्त्वाचं आहे हा क्षण माकडाच्या बदलाची सुरुवात ठरतो चार माकडाने शेवटी काय शिकलं माकडाने जाणलं की सत्य हे ओझं नाही प्रकाश आहे खोटं बोलून मिळणारी साथ तात्पुरती असते पण सत्य स्वीकारल्यावर खरी नाती आणि आत्मविश्वास मिळतो पाच या कथेचा मुख्य संदेश काय आहे या कथेचा मुख्य संदेश असा की खोटं बोलल्याने काही काळासाठी सुटेल पण सत्यच मनाला खऱ्या अर्थानं मुक्त करतं भीतीवर मात करून सत्य बोलणं हेच जीवनातील सर्वांत मोठं धैर्य आहे गोष्ट किती समजली खालील प्रश्नांची उत्तरे द्या एक माकडाने स्वतःला राजपुत्र का म्हटलं दोन डॉल्फिनने माकडाला दिलेलं सर्वात मोठं शिक्षण काय होतं तीन निर्जन बेटाचा उल्लेख कथेत काय दर्शवतो चार समुद्रातील वादळ कोणत्या भावनेचं प्रतीक आहे पाच तुम्हाला या कथेत कोणता प्रसंग सर्वाधिक भावला आणि का